ज्याला कॉर्ड्स म्हणतात त्याचा वापर संघ गायन मध्ये हुमकार अमकार आता हे सगळं काय आहे तर ही गीत रचना आहे राष्ट्रगीत रचना नाही गीत रचना करण्याचा प्रत्येकाचा हक्क आहे त्याप्रमाणे आपण तो बजावायचा असतो त्याप्रमाणे लोक आपण हक्क बजावतोय पण हे राष्ट्रगीताच्या कल्पनेत बसतं की नाही याविषयी आपण बोलणं हाही आपला हक्क आहे आणि ते आपण बोलत नाही इथे गडबड होते आपली म्हणजे प्रत्येक मोठ्या संगीतकाराने केलेली प्रत्येक गोष्ट संगीताच्या दृष्टीने तरी मोठी पाहिजे किंवा संस्कृतीच्या तरी दृष्टीने मोठी पाहिजे निदान प्रयत्न तसा दिसला पाहिजे केवळ त्यांना आवडतं म्हणून त्यांनी तसं केलं तर त्यांचा हक्क जरूर आहे पण त्याच्या टाळ्या कशा वाजू शकतात आमचे सगळे निर्वाचित प्रतिनिधी तिथे बसून ह्याला टाळ्या वाजवत आहेत कारण त्यांना हा कुठला तरी गाण्याचा कार्यक्रम आहे असं वाटतंय जनगणमन कोण टाळ्या वाजवतो का हो? वाजवूयात वाजते आपल्याला जर आवडलं की काय छान गायले आज नाही टाळ्या वाजूया असं करून बघूया एकदा आपण काय होतो ते माणसाने जर प्रतीक निर्माण केली तर त्या प्रतीकांना ही त्याची कल्पना हवी नाहीतर त्यांनी प्रतीक निर्माण करू नयेत प्रतिकांचा उपयोग केवळ एवढ्याचसाठी असतो की सगळ्यांना विचार करायला लागू नये पण दिशी मान लंबायची कुठे ते कळलेलं बरं म्हणून असतं ते सवयीने काही गोष्टी करता यायला पाहिजेत यासाठी काही वेळेला प्रतीकांचा आपण वापर करतो आता हे योग्य अयोग्य हवं की नाही हा भाग वेगळा आहे पण तुम्हाला या रचनेमध्ये बसायचं असेल तर ह्याचा अर्थ हा हे पक्क कळलेलं पाहिजे आणि मला असं वाटतंय की अजूनपर्यंत आपली विषयीची भूमिका स्पष्ट झालेली नाही आपल्याला कळतच नाही नक्की काय करायचंय ते आता आणखीन एक ह्याच्यामध्ये पुढे भाग झाला आता आपल्या सुदैवाने त्या रचना करणाऱ्यांपैकी एक आज इथे आलेले आहेत आंभईकर त्यांचं वय आज नव्वदीच्या पलीकडचं आहे आणि त्यांचा उत्साह हा एकोणीस वर्षाच्या तरुणा एवढा आहे तसं नसतं तर ते माझ्या व्याख्यानाला कशाला आले असते आंबईकरांनी जी चाल दिली आणि त्यासाठी त्यांनी चळवळ केली त्याचा पुस्तकात उल्लेख आहे आता ही चाल त्यांची ऐकताना तुम्हाला असं ध्यानात येईल निदान आता हा प्रयत्न दिसतो की सगळ्यांना गाता यावं सगळ्यांनी गाण्याची गोष्ट आहे आणि गाणं वाढवण्याचं इथे प्रयत्न करायचा नसतो हे त्यांना पक्क जाणवलंय आता तरी सुद्धा मजा बघा की त्यांनी दिलेली चाल ही खुद्द त्यांच्या आवाजात आणि नंतर मोघुबाईंच्या आवाजात पण आपण ऐकतोय मगाशी जे तुम्हाला म्हटलं की प्रत्येक गायकाला असं वाटत होतं कुठेतरी की माझा सहभाग कुठे राष्ट्रीय चळवळीत वास्तविक त्यांना सांगायला हवं होतं की अहो तुम्ही राष्ट्रगीत गायल्यामुळेच तुम्ही चळवळीत सहभागी होलात असा अर्थ होत नाही तुम्ही जास्त निधीला मदत केली तरी सुद्धा असू शकेल कार्यक्रम दहा फुकट दिलेत आम्हाला तरी सुद्धा मदत होऊ शकेल असंही सांगता आलं परंतु त्यावेळेचा एक कुठेतरी समीकरणाचा भाग होता कृपा करून ध्यानात घ्या फार मजेचा भाग आहे की ओंकारनाथ काय मास्टर कृष्णराव काय मोघुबाई काय यशराज काय भीमसेन काय ही सगळी मोठी नाव आहेत या सगळ्यांना हे करावंसं वाटलं हे बघायला पाहिजे पण का करावंसं वाटलं त्यातून काय निष्पन्न झालं याचा निर्णय घेताना ही माणसं मोठी आहेत याचा त्याच्याशी काही संबंध नाही हे ध्यानात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपण तुमच्या पुढे चाली मांडतो आपण आणि भूमिका मांडतोय हे माझं मत आहे मी ह्याला विचाराचं स्वरूप देऊ इच्छितो आणि म्हणून तुमचे मतभेद मला जर झाले तर ते हवे परंतु भूमिका ही आहे अशी मात्र आपण जाण ठेवली पाहिजे पुढची चाल ऐकूया काय